मित्रांनो शिवरायांचं स्वराज्य म्हणजे केवळ एक राजकीय घटना नव्हती तर ती एक आर्थिक आणि सामाजिक क्रांती ही होती तळागाळातल्या शेवटच्या माणसाचं आयुष्य आमूलाग्र बदलून टाकणारी ती एक महान घटना होती छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाच्या गाथा ऐकताना आणि सांगताना आपण त्यांनी केलेल्या शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजनांबाबत त्यांच्या क्रांतिकारी शेती महसूल व्यवस्थेबाबत आणि सामाजिक पुनर्रचनेबाबत एकतर पूर्णपणे अज्ञानी तरी असतो किंवा दुर्लक्ष तरी करतो मित्रांनो जर आपण शिवाजी महाराजांनी सामान्य शेतकऱ्यांसाठी कुठल्या कुठल्या कल्याणकारी योजना बनवल्या होत्या आणि त्यांची क्रांतिकारी शेती महसूल व्यवस्था कशी होती हे जर समजून घेतलं आणि पाहिलं तर आपण अगदी आश्चर्यचकित होऊ आणि भावविभोर होऊन थक्क होऊन जातो मित्रांनो साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या त्या मागासलेल्या जमान्यातल्या शिवशाहीतल्या सामान्य शेतकऱ्यांची तुलना जर आजच्या एकविसाव्या शतकातल्या आधुनिक भारतातल्या सामान्य शेतकऱ्यांशी केली तर खेदानं म्हणावं लागतं की छत्रपतींच्या शिवशाहीतला शेतकरी हा आजच्या शेतकऱ्यापेक्षा कितीतरी जास्त सुखी होता शिवशाहीतल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या निदान नापिकीमुळं आणि कर्जबाजारीपणामुळं होत नव्हत्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तत्कालीन शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा किती सखोल अभ्यास करून कशा कल्याणकारी योजना बनवल्या होत्या ते आजच्या राज्यकर्त्यांनीही अंमलात आणाव्या अशाच आहेत मित्रांनो हा ऑडिओ ऐकताना तुम्हाला दर पावलाला धक्का बसेल पण ह्या सर्व गोष्टी ऐतिहासिक संदर्भांवर आधारित आहेत काही मोजके ऐतिहासिक पुरावे मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत श्रोत्यांनी ते जरूर नजरे घालावेत अगोदर आपण शिवपूर्व काळात शेतीची आणि शेतकऱ्यांची परिस्थिती कशी होती ते थोडक्यात बघूया शिवरायांच्या स्वराज्याच्या अगोदर विजापूर मुघल आणि निजामशाहीची जहागीरदारी वतनदारी पद्धत अस्तित्वात होती पद्धतीत जहागीरदार म्हणजे सर्वे सर्व असे महसूल न्यायदान आणि लष्करी ताकद या तिन्ही ताकदी जहागीरदारांच्या हातात एकवटलेल्या असे त्यामुळे ते प्रचंड श्रीमंत आणि शक्तिशाली बनलेले होते जहागीरदारांच्या हाताखाली इतर देशमुख पाटील छोटे जमीनदार कुलकर्णी इत्यादी अधिकारी असत आणि तेही थोड्या बहुत परकाने जहागीरदारांसारखेच असत भव्य वाडा आणि पदरी फौजपाटा जवळपास प्रत्येक अधिकाऱ्याकडेच असे एकदा का जहागीरदारानं बादशाला वर्षाला ठराविक महसूल पोहोचता केला की त्याची जबाबदारी संपली मग तो जनतेवर जुलूम करायला मोकळा न्यायाधीशही तोच मुख्य सरकारी अधिकारी तोच आणि लष्करी अधिकारीही तोच म्हणजे त्याच्या इलाक्यातला तो सर्वाधिकारी फक्त आराम करण्यात आणि बादशहाची हुजरेगिरी करण्यात त्याचं संपूर्ण आयुष्य मजेत निघून जाई जहागिरी ही वंश परंपरागत पद्धतीनंच हस्तांतरित केली जाई एका जहागीरदार सरदाराच्या हाताखाली शेकडो देशमुख पाटील वर्तनदार सरदेशमुख इत्यादी अधिकारी असायचे तेही त्यांच्या त्यांच्या भागातले सर्वे सर्वा म्हणजे स्वतंत्र राजासारखेच असायचे आगीरदाराला ठराविक महसूल वर्षाला दिला की त्यांची ही जबाबदारी संपून जायची आणि मग हे छोटे अधिकारीही जनतेवर मनमानी करायला जुलूम करायला मोकळे व्हायचे आपल्या अखत्यारीतल्या शेतीचं नेमकं उत्पन्न किती नेमका महसूल किती याबाबत कुठलाच ताळमेळ आणि कुठलाच नियम अस्तित्वात नव्हता म्हणून जर एखाद्या गावचा पाटील शंभर रुपये महसूल त्या जहागीरदाराला देत असेल तर तो शेतकऱ्यांकडून दोनशे तीनशे पाचशे हजार कितीही रक्कम कुठल्याही मार्गानं वसूल करायचा त्यावर कुठलंही आणि कुणाचंही नियंत्रण नव्हतं सामान्य शेतकऱ्यांचं जीवन अत्यंत हलाखीचं होतं आणि संपूर्णत पाटील जमीनदार कुलकर्णी जहागीरदार देशमुख सरदेशमुख यांच्या दयाबुद्धींवर अवलंबून होतं त्यामुळेच सामान्य जनतेला सरकारी अधिकाऱ्यांबद्दल कुठलंही प्रेम वाटत नव्हतं आणि यामुळंच बादशाह हिंदू असो किंवा मुसलमान असो त्यामुळं सामान्य शेतकऱ्यांच्या परिस्थितीत दैनंदिन जीवनात कुठलाही फरक पडत नव्हता त्यांच्या वेदना तशाच राहायच्या सामान्य शेतकऱ्यांसाठी स्थानिक अधिकारी हेच सर्वेसर्वा अगदी परमेश्वरासारखे होते पण स्वराज्यातली क्रांती अशी होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी नवीन जहागिऱ्या देणं पूर्णपणे बंद केलं पूर्वापार परंपरानुसार चालत असणारे जहागीरदारांचे नव्वद टक्के अधिकार काढून घेतले त्यांचं एखाद्या स्वतंत्र राजासारखं असणारं पद महाराजांनी एका सरकारी नोकरासारखं बनवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं सत्तेचं विकेंद्रीकरण केलं खाजगी लक्ष ठेवायला सगळ्यांनाच बंदी केली त्यामुळं पूर्वी जो केवळ जमीनदार आणि जहागीरदार वतनदारांना एकनिष्ठ असणारा जो सैनिक होता तो आता स्वराज्याचा सैनिक बनला वतनदारांची लष्करी ताकद काढून घेतल्यानंतर त्यांच्या बेलगाम सत्तेला आळा बसला छत्रपती शिवाजी महाराजांनी वतनदार जमीनदारांकडचे न्यायाधीशांचे म्हणजे कायद्याचे अधिकार काढून गाव पातळीवर ते गोतमुखाकडे आणि पंचायतीकडे सोपवले न्यायदानाचे हे अधिकार प्रांत पातळीवर महाराजांनी प्रांत प्रतिनिधींकडे दिले तर स्वराज्याच्या पातळीवर हे न्यायदानाचे अधिकार मुख्य न्यायाधीशाकडे आणि स्वतःकडे घेतले त्यामुळं झालं असं की कुणीही सामान्य माणूस पाटला विरुद्ध विरुद्ध देशमुखा देशमुखाविरुद्ध तक्रार करू शकायचा रांझाच्या पाटलाचे हातपाय तोडून शिवाजी महाराजांनी कायद्याचं राज्य काय असतं हे दाखवून दिलं स्वराज्याच्या नव्या कायद्यांसमोर सगळेच समान बनले होते कुठल्याही सामान्य माणसाच्या तक्रारीवरूनही कितीही मोठ्या जमीनदाराला लगेच शिक्षा दिली जायची त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जमीनदारांकडे जहागीरदारांकडे असणारे महसूल गोळा करण्याचे अधिकार हे सरकारी कारकुनांकडे दिले किंवा सरकारी कारकुनांची देखरेख त्यांच्यावर नेमली म्हणजे आता शेतकरी थेट सरकारात महसूल जमा करायचा आणि नंतर सरकारातून महसुलाच्या प्रमाणात जमीनदार जागीरदार पाटील देशमुख सरदेशमुख इत्यादींना वेतन दिलं जायचं या मंडळींना मिळणाऱ्या उत्पन्नावरही महाराजांनी मिरासपट्टी देशमुखपट्टी इनामपट्टी आणि सरदेशमुखपट्टी असे अनेक नवीन कर बसवले म्हणजे त्यांच्याकडून आता इन्कम टॅक्स घेतला जाऊ लागला महसुलाच्या ह्या सर्व व्यवहारावर प्रांताचा कारकून सर ई कारकून किंवा प्रांतपतीच्या आठ जणांच्या मंत्रिमंडळाचं बारीक लक्ष असायचं आणि या तीन प्रांतातल्या एकूण चोवीस जणांवर मुख्य अष्टप्रधान मंडळांचं आणि स्वतः छत्रपतींचं बारीक नियंत्रण असायचं हिशोबात थोडीशी गडबड केल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रभावळीच्या सुभेदाराला खरमरीत पत्र लिहून त्याची कान उघाडणी केली होती एकूणच महाराजांनी सत्तेचं विकेंद्रीकरण करून जमीनदारांचे न्यायिक लष्करी अधिकार काढून घेतले आणि महसुली अधिकार फार नियंत्रित बनवले या रयतवारी योजनेमुळं सरकार आणि शेतकरी यांच्यात प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित झाला मध्यस्थ नसल्यामुळं लुटालूट कमी झाली लष्करी अधिकाऱ्यांना लष्कराला स्वराज्याचे पगारी नोकर बनवून मुलकी अधिकाऱ्यांच्या तुलनेत लष्कराचं स्थान दुय्यम दर्जाचं केलं गेलं जे परंपरागतरित्या प्रथम दर्जाचं होतं मित्रांनो आता आपण शिवराय शेतकऱ्यांची शेती महसूल यंत्रणा व पद्धत प्रत्यक्षात कशी होती हे समजावून घेण्याचा प्रयत्न करू आणि यासोबतच शिवरायांनी कुठल्या कुठल्या शेतकरी कल्याण योजना राबवल्या होत्या तेही थोडक्यात बघूया छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतीच्या बाबतीत केलेली सर्वात मोठी क्रांती स्वराज्यातली सगळ्यात मोठी घटना म्हणता येईल ती म्हणजे सगळ्या जमिनीची मोजणी आणि प्रतवारी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या सखोल पद्धतीनं हे काम केलं ते भारतात त्या अगोदर कुणीही केलं नव्हतं मुघल बादशाह अकबरच्या नवरत्नातील एक रत्न राजा तोडरमल आणि निजामशाहीचा वजीर मलिक अंबर यांनी थोडेफार प्रयत्न केले होते पण शिवाजी महाराजांची महसूल व्यवस्था आणि जमीन मोजणी अत्यंत विस्तृत आणि सखोल होती या बाबतीत अत्यंत काटेकोर लिखित नियमही महाराजांनी बनवले होते महाराजांच्या आदेशानुसार अण्णाजी दत्तो यानं सोळाशे अठ्याहत्तर साली या फार अवघड आणि किचकट कामाला सुरुवात केली स्वराज्याच्या जमिनीचे शेती महसुलाच्या दृष्टीनं तीन प्रांत करण्यात आले होते या प्रत्येक प्रांतावर एक असे तीन मामलतदार नेमले गेले होते स्वराज्याचे पहिले तीन मामलतदार होते पेशवे मोरोपंत पिंगळे अण्णाजी दत्तो आणि दत्ताजी पंत वाकनीस पेशवा मोरोपंत पिंगळे यांच्या अखत्यारीत स्वराज्याचा उत्तरेकडचा भाग होता कल्याण भिवंडी बारा मावळ आणि वरघाट कोकण हा पेशवे मोरोपंत पिंगळ्यांच्या अखत्यारीत येत होता अण्णाजी दत्तो यांच्या अखत्यारीत चौळ ते कोपळ पर्यंतचा भाग होता दाभोळ राजापूर कुडाळ बांदा हा सगळा परिसर अण्णाजी दत्तोंकडे होता तर दत्ताजी पंत वाकणीस यांच्या ताब्यात दक्षिणेचा वाईकडून तुंगभद्रा नदीपर्यंतचा प्रदेश होता जमिनीचा रंग आणि पोत पाहून सिंचन व्यवस्थेचा विचार करून एकूण तेरा प्रकार विस्तृतपणे केले गेले होते निजामशाहीच्या मलिक अंबरनं फक्त दोनच प्रकारात जमिनीचं विभाजन केलं होतं बाग बायत आणि जिराईत तर महाराजांनी तेरा प्रकारचं वर्गीकरण केलं होतं अण्णाजी दत्तोनं केलेल्या यादीनुसार जमिनीचे तेरा प्रकार असे होते अव्वल दम सिम चारवट बावीळ खारवट राहू कारी कुडायत कुडायत मध्ये दोन प्रकार होते तुरवट वर्खस, आणि माळव पण महसुलाच्या दृष्टीनं जमिनीचे चार प्रकार जास्त महत्वाचे होते ते प्रकार होते अव्वल दम सिम, आणि चारवट अव्वल म्हणजे उत्तम दर्जाची जमीन दम म्हणजे सामान्य दर्जाची जमीन सिम म्हणजे खालच्या दर्जाची जमीन आणि चारवट म्हणजे चराऊ जमीन जमिनीची मोजणी करण्यासाठी त्यावेळी विजापुरी दोरी पद्धत आणि निजामशाही मलिक अंबरी काठी पद्धत अस्तित्वात होती छत्रपती शिवाजी महाराजांनी मलिक अंबरच्या काठी पद्धतीमध्ये काही बदल करून ती काठी पद्धत स्वराज्यात लागू केली या नवीन काठीचं नाव शिवकाठी असं ठेवण्यात आलं होतं या शिवकाठीची लांबी पाच हात आणि पाच बंद मुठी इतकी होती म्हणजे ब्याऐंशी तसू इतकी होती आजच्या भाषेत सांगायचं झालं तर एकशे दहा इंच किंवा दोनशे ऐंशी सेंटीमीटर लांबीची ही शिवकाठी होती वीस बाय वीस शिवकाठी जमिनीला एक काठी जमीन म्हणायचे किंवा पांडही म्हणायचे आजच्या आपल्या एका गुंठ्याशी ह्या पानची किंवा काठीची तुलना करता येईल पण त्याचं क्षेत्रफळ आजच्या गुंठ्यापेक्षा बरंच मोठं होतं आपला आजचा हा गुंटा एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर फूट किंवा एकशे एक स्क्वेअर मीटर इतका असतो तर शिवकालीन काळातली काठी किंवा पांड हा सोळाशे ऐंशी स्क्वेअर फूट म्हणजे एकशे छप्पन स्क्वेअर मीटर इतका होता वीस पांड किंवा वीस काठींचा एक बिगा असायचा पाच बिघ्यांचा एक रुका असायचा तर चोवीस रुक्यांचा एक चावर असायचा तर अठ्ठेचाळीस रुके म्हणजे दोन चावर म्हणजे एक तुक्का असायचा अशी शिवकालीन जमीन मोजणीची एकक होती पिकांचं रब्बी आणि खरीप असं वर्गीकरण केलं जायचं तसंच नगदी आणि भुसारमाल असंही वर्गीकरण असायचं नगदी पिकं म्हणजे तंबाखू ऊस हळद आले इत्यादींसाठी महसुलाचे दर वेगळे होते तर भुसारमाल कडधान्य भात यांच्यासाठी वेगवेगळे दर होते वर्षातून दोन वेळा महसूल गोळा केला जाई महसूल हा रोख पैशांच्या स्वरूपात किंवा शेतमालाच्या रूपातही जमा केला जाऊ शकायचा हप्त्या हप्त्यानंही शेतकरी भरणा करू शकायचे छत्रपती शिवरायांची ही महसूल व्यवस्था अत्यंत फ्लेक्झिबल आणि ट्रान्सपरंट म्हणजे अत्यंत लवचिक आणि पारदर्शक होती अण्णाजी दत्तोनं शेकडो पाटील देशमुख सरदेशमुख आणि कुलकर्णींना पत्र लिहून त्यांचं प्रशिक्षण घेऊन रात्रंदिवस प्रचंड मेहनत करून हे जमीन मोजणीचं अवघड आणि किचकट काम थक्क करणाऱ्या गतीनं पूर्ण केलं होतं अण्णाजी दत्तोनं प्रत्यक्ष स्वतः हजारो ठिकाणी भेट दिली होती त्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांनी अण्णाजी दत्तोचा फार मोठा सन्मानही केला होता महसूल गोळा करताना फक्त लागवडी खालच्याच जमिनीचा विचार केला जायचा खराब किंवा पडीक जमीन विचारात घेतली जात नसायची महसुलाचे दर कसे बदलायचे याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो जिराईत जमिनीवर एका बिघ्यामागे वर्षाला दोन मन धान्य द्यावं लागायचं तर बागायत जमिनीसाठी एका बिघ्यामागे वर्षाला पाच मन इतकं धान्य द्यावं लागायचं आणि जर जमीन खराब किंवा पडीक असेल तर एका बिघ्यामागं वर्षाला फक्त नाममात्र पाव मन धान्य द्यावं लागायचं पहिल्यांदा हा महसूल एकूण उत्पन्नाच्या तेहतीस टक्के इतका ठरवण्यात आला होता पण शेतकऱ्यांना या प्रत्यक्ष तेहतीस टक्के करासोबतच इतर अनेक अप्रत्यक्ष करही द्यावे लागायचे या सगळ्या अप्रत्यक्ष करांची संख्या चाळीस पेक्षाही जास्त होती हे अप्रत्यक्ष कर होते जसं की तेलपट्टी मीठपट्टी मसालापट्टी कापडपट्टी इत्यादी इत्यादी पण महाराजांनी नंतर हे सर्व चाळीस प्रकारचे अप्रत्यक्ष कर रद्द करून टाकले आणि प्रत्यक्ष शेती महसुलाचे दर चाळीस टक्के इतके ठेवले याबरोबरच त्यांनी शेतकऱ्यांना संपूर्णपणे संरक्षण मदत आणि इतर संसाधनाच्या मदतीच्या सरकारी सुविधाही चोख पुरवल्या त्यामुळं ते शेतकरी चाळीस टक्के भाग देऊनही फार सुखी होते आजचा शेतकरी प्रत्यक्ष कर हा शून्य टक्के भरतो पण मालावर असणाऱ्या सरकारी भाव नियंत्रणामुळं अवजड अप्रत्यक्ष करांच्या ओझ्यामुळं आणि महागड्या संसाधनामुळं जसं की वीज बियाणं खतं कीटकनाशक आणि सिंचन व्यवस्था यामुळे त्याचं पार कंबरड मोडलेलं आहे मित्रांनो आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेतकऱ्यांसाठी कुठल्या कुठल्या कल्याणकारी योजना होत्या हे थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करू स्थानिक महालकऱ्यांच्या दप्तरात प्रत्यक्ष शेती कसणाऱ्यांची नोंद राहायची पूर्वी सांगितल्याप्रमाणे शिवरायांची शेती महसूल व्यवस्था ही लवचिक होती दरवर्षी पडणारी टोळधाड मालावरची कीड इत्यादी अनेक घटक लक्षात घेऊन महसुलाचे दर हे कमी जास्त केले जायचे त्यामुळे शेतकऱ्यांना द्यावा लागणारा महसूल हा दरवर्षी बदलायचा छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी मालाची हमीभाव योजना ही लागू केली होती ज्यावेळी बाजारात पीक जास्त यायचं तेव्हा शेतीमालाचे भाव त्या काळातही कोसळायचे तेव्हा ठराविक ठरलेल्या हमीभावानं शेती महसूल शेतकऱ्यांना धान्याच्या किंवा शेतमालाच्या रूपात सरकारात जमा करता येईल त्यामुळे शेतकऱ्यांना पडलेल्या भावाचा फटका बसायचा नाही आणि त्यांचं नुकसान कमी व्हायचं महाराजांची लष्कराला आणि सरकारी अधिकाऱ्यांना सक्त ताकीद होती की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही स्पर्श करायचा नाही लष्कर आणि सैन्य यांना पिकाच्या कडेनच न्यायचं जर सैनिकांच्या घोड्यांनी कुणाच्या शेतातलं पीक चुकून खाल्लं तर त्या शेतकऱ्याला त्याबद्दल योग्य तो मोबदला द्यायचा सैन्य कामासाठी आणि सरकारी बांधकामासाठी लागणारा लाकूड फाटा महाराज कर्नाटकातून आयात करायचे स्वराज्यातलं हिरवं झाड कुठल्याही परिस्थितीत तोडायचं नाही असा सक्त आदेशच होता पूर्ण वाळलेलं स्वराज्यातलं झाड शेतकऱ्याच्या संमतीनं विकत घ्यायचं असाही आदेश होता उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या गवताच्या पेंढ्यांना आग लागू नये म्हणून सैनिकांनी शेकोट्या पेटवण्यास मनाई होती कुठलीही आग पेटवताना किंवा शिकोटी करताना सैनिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आदेश होते खराब जमीन शेतकऱ्यांनी कसून लागवडीखाली आणावी म्हणून अशा जमिनीचा महसूल हा पहिल्या वर्षी फारच थोडा नाममात्र ठेवला जायचा सात वर्षांमध्ये टप्प्याटप्प्यांनी महसूल वाढून नियमित केला जायचा त्यावेळी बिघ्याचा हिशोब न पकडता नांगरांचा हिशोब पकडला जायचा दहा सात बिघ्यांचा दर हा एका बिघ्या एवढाच घेतला जायचा त्यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळायचं आणि पडीक जमीन लागवडीखाली आणण्याचा ते कसून प्रयत्न करायचे शेतीसाठी अत्यावश्यक असणाऱ्या संसाधनांची मदत सरकार सडळ हातानं शेतकऱ्यांना करायचं शेतकऱ्यांना बियाणं कर्ज शेतीची अवजारं बैल आणि नांगरही सरकारातून पुरवला जायचा सरकारी कर्जाचं व्याज हे शून्य टक्के असायचं सामान्य शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागायचं ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ टोळधाड शत्रूंचे हल्ले ही संकटही शेतकऱ्यांवर अधूनमधून यायची अशा वेळी त्या वर्षाला नुकसान साल म्हणून घोषित केलं जायचं आणि त्या वर्षाचा संपूर्ण शेती महसूल हा माफ केला जायचा जर समजा शत्रूच्या सैनिकांनी स्वराज्याच्या पिकाची नासधूस केली तरीही त्याची सगळी भरपाई सरकार करायचं त्याला कौल देणं असं म्हटलं जायचं म्हणजे आपल्या शेतकऱ्याची सगळ्या दृष्टीनं काळजी छत्रपती शिवाजी महाराज घेत होते छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या मालाच्या खरेदी विक्रीसाठी अनेक बाजारपेठा वसवल्या या बाजारपेठा उभारताना महाराजांनी शेतकरी आणि व्यापारी या दोघांचंही हित लक्षात घेतलं संरक्षणाच्या दृष्टीनं बहुतांश बाजारपेठा ह्या महत्वाच्या किल्ल्यांच्या पायथ्यापाशी वसवल्या गेल्या पाशांजवळ महाराजांनी जिजाऊ मासाहेबांच्या नावानं जिजापूर नावाची एक फार मोठी शेतकरी मालाची व्यापारी बाजारपेठ उभारलेली होती आजच्या भाषेत म्हणायचं झालं तर स्वराज्य ह्या बाजारपेठांसाठी विमा व्यवस्थाही होती राज्यातल्या अंथनी इथली बाजारपेठ काही दरोडेखोरांनी हल्ला करून पूर्णपणे लुटलेली होती तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सरकारी खजिन्यातून व्यापारी आणि शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान पूर्णपणे भरून दिलेलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतीच्या सिंचन व्यवस्थेकडेही विशेष लक्ष दिलेलं होतं खेड शिवापूरला शिवरायांनी पाणी अडवण्यासाठी एक बंधारा बांधून सरकारी आमराई तयार केल्याची नोंद आहे महाराजांनी अनेक ठिकाणी स्वतः सरकारी तलाव बांधले व तलाव बांधायला कालवे काढायला खाजगी लोकांना प्रोत्साहन दिलं ज्या लोकांनी स्वतःहून पुढे येऊन तलाव बांधले त्यांना भरघोस सरकारी मदत महाराजांनी केल्याच्या अनेक नोंदी आढळतात वाई प्रांतात गोवे गावाजवळ एक मोठा कालवा होता त्याच्या नियमांची अस्सल पत्र आज उपलब्ध आहेत त्या पत्रांमध्ये असा आदेश आढळतो की कालव्याचं पाणी हे दर आठ दिवसांनी योग्य प्रमाणातच सोडलं जावं कालव्यातून थेट पाणी घेण्यासाठी तसंच कालव्याच्या भिंतीतून आजूबाजूला पाझरणाऱ्या पाण्याचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळे दर निश्चित केलेले होते बंधाऱ्यांच्या आणि कालव्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्थानिक सरकारी महसूल अधिकाऱ्यांकडे होती मित्रांनो कुळवाडी भूषण शेतकऱ्यांची काळजी घेणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना माझे लाख लाख दंडवत आणि कोटी कोटी मुजरे मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद